भीम कार्यात मला श्रमाव वाटत भीम कार्यात भीम कार्यात श्रमाव वाटत बुद्ध चरणी का भीम चरणी का नमाव वाटत बुद्ध चरणी